भावार्थांचो तीर करया क्रिस्ता संगी तीर जावया चता ती काळजांत घेवन क्रिस्ता बावटो उबार्या, चता वाटेन चलोन, माया मोगान जियेव क्रिस्ता उतार एका मोनान पर दुकांक वेंग मान आमी आज पुरी सामचो घेव सर्गाचेर दिश्टू बान बरवशान थंयसर देख्या अस्कृत काय सर्व सांडून आमी आज क्रिस्ता हातेर जावया जिणी आमची बदलून सगळ्यान मोगाचो बांद बांदया भावार्थ धीर करया क्रिस्ता संगी धीर जावया चतांनी ती काळजांत घेवन क्रिस्ता बावटो उबारया चता वाटेन चलोन माया मोगान जियेव क्रिस्ता उतार एका मोनान परगट्या